नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी मी प्रणिता आज विषय घेऊन आलेली आहे गणेश चतुर्थी किंवा अनंत चतुर्थी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा जीवन मूल्याचा अधिष्ठाता श्री गणेश भारतात श्री गणपतीची पूजा अर्चना साधना अनेक लोक करतात मोठ्या संख्येने यांची आराधना करतात विघ्न विनाशक श्री गणेशाचे आध्यात्मिक रहस्य काय हे आज आपल्याला जाणून घ्यायचे मित्रांनो लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला हा गणेश चतुर्थी म्हणा किंवा गणेशोत्सव म्हणा हा साजरी केला जातो संघटित रूपाने पूर्ण समाज एकत्रित यावा हा उद्देश ठेवून आदरणीय लोकमान्य टिळक यांनी हा उत्सव सुरुवात केला पहिले गणपती अर्थात गणेश आणि गणेशाचे अनेक नाव आहेत गजवदन वक्रतुंड एकदंत महोदर गणनायक कोण गणपती विघ्न विनाशक कसे आहेत या अनेक रहस्यांना आज आपल्याला ऐकायचं आहे म्हटलं जातं पहिले गणपती गणेश मनाया करो पीछे भोलेनाथ जी के दर्शन पाया करो खरोखर श्री गणेशाला सर्वप्रथम नमन सर्व ठिकाणी करण्यात येते कारण त्यामागे भावार्थ आणि आध्यात्मिक रहस्य खूप गहन आहे श्री गणपतीच्या प्रत्येक इंद्रियामागे विशेष एक भावार्थ लपलेला आहे प्रतिकात्मक मूळ कारण लपलेलं आहे आणि म्हणूनच भारतीय लोक साधना व उपासना प्रणालीमध्ये परमपिता परमात्म्याचे विभिन्न गुण अनेक प्रतीकांद्वारे मूर्तिकारांनी व चित्रकारांनी व्यक्त केले जसे उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर सरस्वतीचं वाहन हंस म्हणजे परमात्म्याकडून प्राप्त होणाऱ्या सद्विवेक याचं प्रतीक लक्ष्मीचे आसन कमळ म्हणजे धनसंपत्ती प्राप्त झाल्यावरही त्यात असणारा अनासक्त भाव विरक्त भाव त्याच पद्धतीने श्री गणेशाच्या प्रत्येक इंद्रियाचा भावार्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि त्यातला जो विशेष गुण आहे तो आपल्या जीवनात आपल्याला धारण करायचा आहे तर निश्चितच आपलं जीवनसुद्धा विघ्न विनाशक बनेल विघ्नांपासून दूर निर्विघ्न अवस्था बनेल श्री गणरायाचे जे शिर किंवा डोके आहे ते आहे गजाचे शिर प्राण्यांमध्ये बुद्धिमान मानल्या जाणाऱ्या गजाचे विशाल शिर हे व्यक्तीच्या विशाल बुद्धीचे प्रतीक आहे व परमात्म्याला जाणून त्यावर असलेल्या असीम श्रद्धेचे द्योतक आहे हत्ती आपल्या राजाही थाटने आत्मविश्वास पूर्ण आपल्या मार्गावर अग्रसर होत असतो फालतू आवाजाकडे बोलण्याकडे त्याचं लक्ष नसतं तसं आज दुनियेमध्ये अनेक लोक आपल्याला व्यर्थ बोलतात टाकून बोलतात आपली निंदा करतात अनेकदा असं असतं की त्यांना आपल्याला टोमणे किंवा उलटे सुलटे शब्द बोलल्याशिवाय ठीक वाटत नाही तर आपल्याला गजश्रीरकडून अर्थात श्री गणेशांकडून हा एक गुण धारण करायचा आहे की आपल्याला स्वतःवरती आत्मविश्वासपूर्वक प्रत्येक कर्मकार कर्म करायचं आहे दुसरी गोष्ट आपल्या बुद्धीला विशाल ठेवायचं आहे अर्थात बुद्धीचं वर्तुळ थोडं मोठं ठेवायचं आहे आणि असीम श्रद्धा आपली परमात्म्यावर हवी तर यामागे जो भावार्थ आहे तो आपल्या आपल्या जीवनात आपल्याला उतरवायचा आहे श्री गणेशाची सोंड हे सुद्धा एक सुंदर प्रतीक आहे कोणी विचारील की इतक्या महान शिवपुत्राला सोंड का दाखवली आहे हत्तीची सोंड इतकी मजबूत व शक्तिशाली असते की तिच्याद्वारे हत्ती वृक्षालाही उपटून फेकू शकतो परंतु सुईसारखी बारीक ते बारीक वस्तूही ते उचलू शकतो हत्ती सोंडेने हुंगून वस्तू ओळखू शकतो तर सोंडेने तो प्रमाणही करू शकतो आदर्श दर्शवितो खऱ्या ज्ञानवान मनुष्याचा हा एक विशेष गुण आहे हे गुण आपल्या जीवनात आपल्याला उतरवायचं आहे आपल्याला तितकंच शक्तिशाली आणि तितकं सूक्ष्मतेकडे जायचं आहे जितकं आपण सूक्ष्मतेकडे जाऊ जितकं आपल्यामध्ये काही गोष्टीची गहराई म्हणा किंवा सखोलपणा असेल तर आपण आपल्या वाईट अवगुणांना सुद्धा संपवू शकतो आणि दुसऱ्यांच्याही अवगुणांना संपवण्याची मुळासगं टुपटून टाकण्याची शक्ती आपल्यामध्ये निश्चितच असेल आणि म्हणून श्री गणरायांच्या ह्या एक प्रतीक रूपामधून आपल्याला जीवनात हा विशेष गुण धारण करायचा आहे गज गजकर्ण कान बघा पंख्याप्रमाणे मोठे कान असणं म्हणजेच लक्षपूर्वक आवश्यक महत्त्वपूर्ण गोष्टी ऐकणं व ग्रहण करणं भविष्यकार सुद्धा सांगतात ज्याची कान मोठी आहेत तो व्यक्ती ज्ञानी असतो सुपाप्रमाणे दिसणाऱ्या कानाद्वारे उत्तम गोष्टी स्वीकार करून व्यर्थ गोष्टी झाडून टाकणे फेकून देणे हा त्यामागचा भावार्थ आहे तर आपल्या जीवनात सुद्धा आपल्याला हेच करायचं हिअर नो इविल वाईट आम्हाला ऐकायचं नाहीये कित्येक जण आपल्याला वाईट देतात पण त्याला मध्ये स्वीकार करायचं नाहीये ग्रहण करायचं नाहीये हत्तीच्या डोळ्यांची सुद्धा विशेषता आहे किंवा जे गणरायांचं प्रतीक रूप दाखवलेलं आहे त्यामध्ये जे डोळे आहेत त्याच्या मागचा भावार्थ बारीक डोळे म्हणजे एकाग्रतेचे सूचक असते म्हणून हत्तीच्या डोळ्यांची ही विशेषता आहे की त्याला छोट्या गोष्टीसुद्धा मुंगीसुद्धा मोठी दिसते अर्थात छोट्या गोष्टीही मोठ्या दिसतात ज्ञानी व योगी व्यक्ती लहानांमध्ये सुद्धा महानता पाहतात हा एक विशेष गुण आहे लहान असो मोठा असो कितीही आपल्यापेक्षा कमी वयाने असो पण त्यामधील महानता व गुण पाहून आपण त्यांना आदर रिस्पेक्ट देणे हे सुद्धा त्यामागचा भावार्थ आहे गजवदन हत्तीचा चेहरा लांब रुंद असतो याचा अर्थ असा आहे ज्ञानवान व्यक्ती श्रेष्ठ कर्म करतो आणि आत्मिक शक्तीमुळे तो नि सदैव निर्भय राहतो या उलट जो मनुष्य नीच कर्म करतो त्याचे तोंड घाबरल्यामुळे बारीक असते असं म्हटलं जातं तर गजवदन यामधून आपल्याला काय धारण करायचं आहे आपल्या जीवनामध्ये आपल्याला श्रेष्ठ कर्म करायचे आहेत आणि त्या शक्तीच्या आधारे आत्मिक शक्तीच्या आधारे निर्भय राहायचं आहे एक दंत पुढची विशेषता आहे एक दात एका बाजूने हत्तीकडे पाहिल्यास बाहेर निघालेला मोठा दात असतो हा दात केवळ दाखवण्याचा असतो परशुरामाने तो तोडला असं म्हटलं जातं त्याच्यावरती अनेक कथा आहेत आपल्या सर्वांना त्या विदित आहेत तर ते दात तो प्रकार म्हणजे काय आहे याचा सकारात्मक अर्थ असा आहे ज्ञानी व्यक्तीची नीती निपुणता ही दूरदर्शिता चतुराईची निदर्शक असते ते काही मनाची कुटिलता नसते परंतु त्यांच्या जीवनात दूरदर्शिता असते ते पुढचाही विचार करतात आणि त्यामुळे त्यांची कर्म चुकत नाही श्री गणरायांचं पोट खूप मोठं दाखवलं जातं महोदर हा शब्द वापरला जातो त्यामागचा भावार्थ हा आहे ज्ञानवान मनुष्य मान अपमान निंदा स्तुती जय पराजय सर्व प्रकारच्या परिस्थिती व गोष्टी पोटात अर्थात आपल्या उदरात सामावून घेतात आणि सर्वांशी समरसतेने वागतात हाच गणपतीचा महान उदार मतितार्थ आहे एका हातात कुराड दाखवलेली असते त्याचा अर्थ असा आहे मोह ममतेची बंधने आणि जुने वाईट स्वभाव सवयी संस्कार ज्ञाननिष्ठ मनुष्य कापून टाकतो ज्ञानरूपी कुराडीने विकारांचा चुरा करून टाकतो हा त्यामागचा खूप सुंदर भावार्थ आहे जो आपल्याला जीवनात उतरवायचा आहे ज्ञानाच्या आधारे मनुष्य मोह ममतेवरती विजय प्राप्त करू शकतो पुढचा भाग आहे ज्यामध्ये खूप सुंदर आपण जर खूप सूक्ष्मतेने श्री गणरायांची मूर्ती पाहिली असेल तर त्यामध्ये हातामध्ये दुसऱ्या हातामध्ये दोरी दाखवलेली असते ज्ञानी आणि योगी व्यक्ती स्वतःला दिव्य नियमांच्या शुभ बंधनामध्ये बांधतो हे बंधन बंधन नसून आत्मा व परमात्मा यांच्या मधुर संबंध प्रेमाचं नातं जोडण्यासाठी असलेलं एक सुमधुर धागा आहे त्यामुळेच ते स्वतःचं आणि विश्वाचं कल्याण करू शकतात परमात्म्यासोबत संबंध ही निशाणी त्यामागे आहे गणपतीच्या हातामध्ये नेहमी मोदक दाखवला जातो म्हणजे अनेक अडचणीवर मात करून कार्याला निर्विघ्न करून ज्ञानरसाने युक्त स्थितीचे व सफलतेचे सूचक आहे असा मोदक व तोही हातात ठेवणं अर्थात आपल्या स्वतःच्या मोठेपणाने विजय प्राप्त करणे हा त्याचा भावार्थ आहे संकटावरती विजय दुसऱ्या हातामध्ये वरद हस्त दुसरा हात असा वर वरद मुद्रेमध्ये दाखवला जातो वर वर्णन केलेल्या शुभ लक्षणाने युक्त असा ज्ञानवान मनुष्य दुसऱ्यांना निर्भयता व शांतीचे वरदान देण्यास समर्थ असतो अर्थात त्यामध्ये ज्ञाननिष्ठ स्थितीची पराकाष्ठा असते गणपतीचे आसन बघा एक पाय वर आणि एक पाय खाली उजव्या पायाने पृथ्वीला स्पर्श करणे हा त्यामागचा भावार्थ असा आहे सांसारिक वस्तुस्थितीशी संपर्क ठेवणे समस्या दूर करणे व डावा पाय पाऊल वरच्या मांडीवरती ठेवून त्याचा ठेवलेला असतो त्याचा भावार्थ असा आहे आध्यात्मिक अर्थ असा आहे मनुष्य आत्म्याच्या भावभावनांना पृथ्वीच्या आकर्षणापासून मुक्त करणे सारांश सांसारिक कर्तव्य पार पाडून सुद्धा सांसारिक कामनापासून वर उठलेला असणे हे त्यामागे अर्थ आहे शिवाय एक पाय खाली काढलेला आहे अशी बैठक हेच सांगते की ज्ञाननिष्ठ स्थिती असलेला व्यक्ती कर्मयोगी असतो कार्यक्षेत्रावर उतरण्यासाठी सदैव तत्पर असतो आणि श्री गणरायांना वाहन मात्र मूषक दाखवलेलं आहे स्थूल देहयष्टी आणि वाहन मात्र एवढ्याशा उंदीर अवश्य यामागे खूप गहन अर्थ आहे उंदीर म्हणजे दुसऱ्याच्या प्रत्येक गोष्टीला कु तर्काने कुरतडणारी माणसं अशा संशयाच्या व अविवेकाच्या प्रवृत्तीला राजयोगी व्यक्ती आपल्या काबूत ठेवतो त्यावरती वर्चस्व प्राप्त करतो पूजेच्या वेळी दुर्वा जास्वंदीचे फूल अर्पण केले जाते वर्तमानकालीन हिरेतुल्य मानव जन्मात कर्मेंद्रियांचा राजा जो बनतो तो एकवीस जन्मासाठी विश्वाचे सुख शांती पवित्रता संपन्न राज्य भाग्य प्राप्त करू शकतो या अर्थाचे सूचक एकवीस दुर्वा गणपतीला वाहिल्या जातात जास्वंदीचं फूल म्हणजे परमधामच्या लाल दिव्य शांतिमय प्रकाशाची स्मृती आहे तुळस वाहने हे पवित्रतेचे आणि समृद्धीचे निदर्शक आहे रिद्धी आणि सिद्धी ह्या गणपतीच्या दोन पत्नी दाखवलेल्या आहेत दोन पत्नी म्हणजे ज्ञान समृद्धी व सफलता याच्या प्रतिमूर्तीच आहेत गणपतीच्या चित्रात केळ्याची शुभ झाडही दाखवले जाते केळ्याचे पान जे असतं केळीचं पान त्या पानामध्ये पान दडलेलं असतं ज्ञानी व्यक्तीचं सुद्धा असंच आहे त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये अर्थ लपलेला असतो आणि म्हणूनच गणपतीला शिवपुत्र असे म्हटले आहे यावरून गणनायक एका अर्थाने प्रजापिता शब्दाच्या पर्यायवाचिक शब्द आहे म्हणजे गणपती हेच प्रजापिता ब्रह्मा होत ब्रह्माबाबांनी जीवनामध्ये अनेक कर्तव्य करून दाखवली ह्या सर्व जीव कलागुणांना विशेषतांना आपल्या जीवनात धारण केले स्वस्तिकही श्री गणरायाचं प्रतीक सांगितलं जातं हे पण चार युगांचं प्रतीक आहे सतयुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलयुग तर आपण सर्वजण ह्या सर्व गोष्टींना व्यवस्थित समजून घेऊन आत्ता सध्या चालू असलेल्या कलियुग अंताच्या वेळेला आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणामध्ये सफल करूया ह्या प्रत्येक गुणांना जीवनात धारण करूया त्याद्वारे आपलं जीवन कलागुणांनी संपन्न बनेल सुख समृद्धी आपल्या जीवनात येईल आणि भविष्यही आपलं उज्ज्वल असेल चला तर मग श्री गणरायांचं वंदन करत असताना आपल्या जीवनालाही विघ्न विनाशक बनवूया आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी नमस्कार Party